रक्मे कुठं चाललीस गड नाटपटा करू का बरं माझी मी आपली कुठं बी जाईल तू कोण मला विचारणार आहा काय तुझ्या बोलले जाती अगर ग हात भांडी का सुद्धा आता काय अगं फुटक्या तोंडाचे माझ्या आई नाव घ्यायचं काय कारण नाही मी का भांडी भांडे आले नाहीतर मग कोणच्या ऑफिसच नोकरी आहेस ग आईट राणीची नानू काय करण्याची अगं असं येडवाकडे काय बोलू नको सांगून ठेवते पांढऱ्या पायाची वांजुटी रान असे सिओ तोंडच पुढे आता दिल बघ कोणला म्हणते ग वांसुटी रान तुम्ही काय काय काय येता का हैवान येता बघा बरं कारभारी सट्टी कशी मला घालून पाडून बोलते काय बोललो तुला नो नो काय बोललो तुला तुम्हीच बघा कारभारी ही बहुरंगीनार नटून थटून अगं मी त्यांच्या जोर नटते तुझ्या काय बाचे तीन जोर खर्च होते ते आता आता आता आता धुरपी धुरपी तर तोंड अटक तोंड अटक तोंड पुन्हा बोलशील तर दाताडच सोडून बघा हा दातडच तोडील बघा आता मात्र अगदी ईट आला या संसाराचा बरं आला आयला काय मला बुद्धी झाली आणि ह्या दुसऱ्या लग्नाच्या भांगडीत पडलो का इकीच दुसरी संघ कधी पटत असत तर शिपत इकीच त्वाण हाकड तर दुसरीच तकड एक करती गुर तर दुसरी करती ठेस दोन बायका करून थक मार हो दोन बायका करून थक मार हो संसाराची धूळ दान केली संसाराची कुळ केली ही कोण कुटली वन भांड ही कोण कुटली वन भांड काही वट वट करी तरी तोंड काही वट वट करी तरी तोंड कानमा घुड येऊ तिकड झाली व कानमा घुड येऊन तिकड झाली व संसाराची धूळ धान केली संसाराची धूळ धान केली कसिबगारांड सवकली सवकली बसून खायाला तयार मी येतात का नाही मी का संसाराची धूळ केली संसाराची धूळ धान केली एक ससे बाल काढती दुसरी काळेच निवडून घेती अशी माझी कुळकुळीत थाली हो अशी माझी कुळकुळीत थाली हो संसाराची धूळ धान केली संसाराची धूळ धान केली दोन बायका करून थक मारली हो थक मारली हो संसाराची धूळ धान केली संसाराची धूळ धान केली